समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय तिसावा श्रीकृष्णाचे विरहात गोपिकांची अवस्था ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात अचानक हरी गुप्त होता व्रज युवती हत्तीणी गजराजाच्या विना जै दुःखी जाहल्या हत्ती परी कृष्ण हि चालतो नेत्रे निहास्ये मन चोरतो की शृंगार भावे चोरी चित्त त्या मत्त गोपी हरिरूप झाल्या कृष्णा परी बोलल्या चालल्या त्या गतीमतीने रूप आले देहाभिमाना विसरू साऱ्या मी कृष्ण शब्दे वदती पहा की गाबोनी लीला हरिच्याच त्याने वनावना माझी हि तो तो सर्व व्यापी नच दूर जाई तरीही वृक्षा पुसतात गोपी पिंपळा पांगर्या गेला नंदाचा नंदनू पहा चोरोनी आमुचे चित्त तुम्ही तो पाहिलात का चाफ्या पुन्नाग वृक्षानो बंधू जो बलरामचा हा अप्सरा मोही आला का तो इथे वदा बहिणी तुळशी सांग तू तो कोमल सांग की तुझे तो हरिशी प्रेम श्याम तो पाहिलास का मालती मल्लिके जाई माधवा पाहिलेत का कोवळा स्पर्श देवोनी गेला का इकडे कुठे जांभूळ बेल कचनारनी आम्र वृक्षा निलिंबनी तरुवरो यमुना तटीचे तुम्ही परार्थ जगता हरिवीण आम्ही बेशुद्ध हो बघतो हरिमार्ग सांगा हे प्रेयसी पृथ्वी गे तपकाय केले रोमांच तुझ उठती हरिपाद स्पर्शे तो वा मनोची तुझ व्यापितसे पदाने कात्या वराह हरिने तुझ धन्य केले गे मैत्रिणी हरिणीनो हरिश्याम रूपी गेला इथून नजरा चुकवीत कान्हा तो गंध इकडे हरिकुंद माली जो कुमकुमेनी हरिसंगी असाची भासे एका करात कमळो दुसरा प्रियेसी माळा गळ्यात तुळशी नितभृंगनाद ऐशा हरीस नमण्या तुम्ही कला का प्रेमे तुम्हा बघितले नच काय थोडे वेलीना पुसुया बाई वृक्षा पहा रोमांच अंगियांच्या तो भाग्यची हरिस्पर्शया कंपल्या मत्त गोपी त्या कृष्णाला शोधिता तदा आवेशे भगवत लीला आचरू लागल्या पहा एकती पूतना झाली दुजी कृष्ण पीतिला कुणी गाडा तशी झाली ठोकरी कृष्ण रूपिणी बाळकृष्ण कुणी झाली तृणावर्त तशी कुणी चालती रखडवनी या पैंजणे वाजती पदी एक कृष्ण कुणी राम अन्य त्या गोप जाहल्या बका बकासूर वधाच्या करीती लिला वनात बासुरी नादे ना बोलवी कुणी वाह वा वाह वा कोणी गोप रूपात बोलल्या कृष्ण ती जाहली कोणी सखीच्या गळी हात तो टाकून वदते कैशी कृष्ण मी बघचा लगे गोपी कृष्ण कुणी होता वदती व्रजवासिनो नभ्यावे पावसा वाऱ्या पहा गोवर्धनो असा धरिला करी मी यावे ओढणी धरुनी तशी एकती कालिया झाली कृष्णेला शिरी पायतो ठेवून वदते तू मी तो दुष्टासी मारितो एवढ्यात कुणी बाला वदते वन पेटले नेत्र बंद करा तुम्ही तुम्हा मी वाचवी तसे यशोदा एक झाली नी दुसरी कृष्ण जाहली यशोदा पुष्पमाळेने बांधिते उखळासकी परीक्षित करून लीला वृक्षाना पुसती पुन्हा कृष्णाचे एक जागेशी दिसले पदचिन्हते पाहता वदली कोणी ध्वज पद्मकुशो असे दिसती त्या ठशा माझी कृष्णाचे पदचिन्ह हे व्रजवल्लभ कृष्णाला धुंडीत चालता पुढे गोपीची पदचिन्हे ही दिसली त्याच जोडीला दुःखाने बदल्या हत्ती सोबती जाय हत्तीन तशी कृष्णा सवे कोणी गेली भाग्यवती पहा अवश्य राधिका त्याची तिला तो हरी पावला श्यामाने त्यजले आम्हा दोघे एकांती पातले प्रिये कृष्ण पदरजा स्पर्शिता भाग्य केवडे ब्रह्मादी सर्वते घेती कल्याण शिरी त्या रजा सखे काहीही होतैसे कृष्णाला सखिती कुणी एकटीने उनी घेई अधरामृत पानते इथे कोठे सखीचे तो पदचिन्हन भूमिसी कृष्णे का घेतले स्कंधी पाया तृण टोचत सखे पाही इथे चिन्ह वाळू तरुतले पहा कळते घेई तो ओझे प्रियेचे स्कंधी आपुल्या पहा पहा इथे फूल तोडण्यास सखिटे किली प्रियेसाठी फुले तोडी पंजाच खोल हारुते कृष्णाने प्रेमिका ऐशी प्रियेला विंचरोनिया वेणीशी माळली पुष्पे बसले असतील ते परीक्षिता असा कृष्ण संतुष्ट पूर्ण कामितो नकोनी दुसरा तैसा क्रीडेची रचही लिला मत्त होमो त्या गोपी दाविती चिन्हते तिकडे सोबती जीती तिलाही गर्व जाहला इतरा सोडिता कृष्ण मलाची वश जाहला जगात श्रेष्ठ मी धन्य माझा हा मान केवढा देवाधिदेव कृष्णाला वदते थकले पद इच्छिसी जेथ जाणे तू तेथने उचलोनिया बदला ठीक तो कृष्ण खांद्याशी बैसण्या प्रिया प्रयत्न करिता तैसा हरितो गुप्त जाहला पुन्हा ती रडली आणि पश्चातापही पावली नाथा सख्या कुठे तू रे दासी मी दीन हो बहु त्वरित जवळी यावे मला दर्शन दे हरी शोधित ते अन्य गोपी पातल्या तयाने पाहिली प्रिय वियोगे जी अचेतती तिजला उठवी तिने सर्व सन्मान बोलली कुटील बोलता मीच कृष्ण तो गुप्त जाहला ऐकता बोलते ऐसे आश्चर्य सर्व पावल्या शोधिले चांदणे सर्व पुढे अंधार दाटतो जाता कृष्ण पुढे जाई म्हणून लोटल्या पहा गोपींचे मननी वाणी कृष्ण रूपची जाहली कृष्णाचे गीत त्या गाती घराची शुद्धी ही नसे गोपींचा रोमनी रोम हरीची वाट पाहतो पातल्या वाळवंटात लीला ही गाऊ लागल्या इथे श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू